श्री नवनाथ भक्तीचार अध्याय चौदावा जलंतरास खड्ड्यात पुरले या अध्यायाच्या पठनाने कारागृहातून निर्दोष मुक्तता होईल आणि समाजामध्ये निर्दोषपणे मुक्तपणे वावरता येईल अध्यायाला सुरुवात होत आहे जालंधर नाथाकडून उपदेश प्राप्त झाल्यामुळे मैनावतीस जन्म सार्थक झाल्याचे समाधान वाटले तरी ते फार काळ टिकले नाही आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राचे गोपीचंदाचेही खोट कल्याण व्हावे हा विचार वारंवार तिच्या मनात येत असे पुढे माघ मासात एके दिवशी कडाक्याची थंडी पडली असता मैनावती गच्चीवर ऊन खात बसली होती त्याच वेळी खालच्या बाजूस प्रांगणात गोपीचंदाच्या स्नानाची तयारी चालली होती त्याच्या अवतीभोवती काही दासी व राजांगणा त्याच्या स्नानासाठी उष्णोदक व सुवासिक तेलांची सिद्धता करण्यात गर्क होत्या मैनावतीची त्याच्याकडे सहजच लक्ष गेले आणि तिच्या मनात आपल्या सुकुमार पुत्राचे हे सोमकांती शरीर आज ना उद्या नष्ट होणार या विचाराने काहूर वाजले पुत्र मोहात गुरफटलेल्या तिला दुःखावेग अनावर होऊन ती ओक्साबोक्षी रडू लागली तिचे अश्रू खाली गोपीचंदच्या अंगावर पडू लागले तेव्हा त्याने चमकून वर पाहिले तर मैनावती रडत असलेली दिसली ते पाहून तो तुरेने आईपाशी गेला व म्हणाला आई का रडतेस काय झाले तुला कसले दुःख आहे का तुला कोणी बोललं का तुझा कोणी अपमान केला का तुझ्या सेवेत काही न्यून राहिले का त्यावर मैनावती म्हणाली फाहाळ तसं काही नाही रे तू असताना मला दुःख चिंता कसली आज तुझे सुंदर रूप माझ्या पाहून तुझ्या वडिलांची मला आठवण झाली तेही सुस्वरूप पराक्रमी होते पण शेवटी त्यांचा देहही काळाच्या भक्षस्थानी पडला तुझे तसे होऊ नये असे मला वाटते सर्व भक्षक असा तो कृतांत महाबलाढ्य आहे तू भोग विलासात मग्न होऊन आपल्या जन्माचे मातेरे करून घेण्यापेक्षा या नरतनूच्या सहाय्याने त्या काळरूपी वाघाला बंदिस्त करून अद्वितीय चिरंजीव असे मोक्षपद प्राप्त करून घ्यावेस असे माझे मत आहे आज तू आपल्या आयुष्याच्या मौल्यवान काळ फुकट घालवित आहेस रे हे पाहूनच दुःखाने मला रडू आईची वेदना जाणलेल्या गोपीचंदास तिची मागची कळकळ तितक्याच प्रकर्षाने जाणवली तो म्हणाला आई तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे पण सांप्रत मला अमरत्व देणारा गुरु कुठे बरं मिळेल तेव्हा मैनावती म्हणाली बाळा त्यासाठी तुला कोठेही जाण्याची गरज नाही दैवयोगाने थोर योग्यतेचा जालंधर नावाचा एक नाथ सध्या आपल्याच नगरात राहत आहे तू काया वाचा म्हणे त्याला शरण जा तू तुला ब्रह्म सनातन करी पण गोपीचंदावर एक सुखांचा एवढा प्रभाव होता की त्या समस्त राजवैभवाचा त्याग करणे ही कल्पनाच त्याला सहन होईना वेळ मारून नेण्यासाठी तू म्हणाला आई परमार्थ केव्हाही श्रेयस्कर आणि गुरुचे महत्वही थोर आहे पण तू मला एकाएकी योग दीक्षा घ्यावयास सांगशील तर ते मला कसे शक्य होईल त्यासाठी मानसिक तयारी हवी ना म्हणून मला ना तू बारा वर्षाची मुदत दे या अवधीत सर्व सुखभोग घेऊन मी गुरुला शरण जाऊन दीक्षा घेईन आपल्या पुत्राची प्रपंच सक्ती मैनावतीला अजिबात रुचली नाही ती म्हणाली मृत्यू कोणाच्या क्षणी घात करेल ते सांगता येत नाही रे तिथे तू मला बारा वर्षाची खात्री कोणत्या आधाराने देईल काळाचा प्रभाव इतका गहन आहे की त्याच्या पुढे कोणाचेच शहाणपण चालत नाही श्रेष्ठांनीही त्याच्या पुढे गुडघे टेकले आहेत तेव्हा तिच्या म्हणण्यास संमती देऊन गोपीचंद स्नानाकरिता निघून गेला मैनावती आणि गोपीचंदचा हा वार्तालाप गोपीचंदच्या लुमावंती नावाच्या राणीने गुप्तपणे ऐकला होता आपल्या पतीने सासूचे ऐकले तर आपले हाल झाल्याशिवाय राहणार नाहीत शिवाय राज्य व्यवस्था ही कोलमडून पडेल या विचारांनी तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली मैनावतीच्या रूपाने महाअनर्थरूपी ग्रहण आपल्या राज्यात ग्रासू पाहत आहे त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे असा विचार करून तिने राजाच्या मर्जीतल्या आपल्या सात चौकींना बोलावून घेतले आणि मैनावतीचे सर्व दुष्ट कारस्थान त्यांच्या कानावर घालून सासूविरुद्ध ते सर्वांची मने वळविली त्यानंतर लुमावतीने धीर खचलेले त्या राजश्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना आपल्या कटात सामील करून घेतले ते रात्री भोजन झाल्यावर गोपीचंद लुमावंतीच्या महालात गेला तिने गोड बोलून त्याचे मन आपल्याकडे वळवून घेतले आणि त्याला रतिसुख देऊन ती म्हणाली महाराज आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यानं तुमचं स्वास्थ्य बिघडून जाईल ते सांगावे तरी अडचण आणि न सांगावे तरी अडचण अशी माझी दिव्य अवस्था झाली आहे तुम्ही मला अभय वचन दिलेच तरच मी ते बोलू शकेन आपल्या लाडक्या राणीचे पेचात टाकणारे ते बोलणे ऐकून गोपीचंदाने तिला अभय दिले तेव्हा ती म्हणाली महाराज नगरात कुणी जालंधर नावाचा यती आलेला असून त्याचे बस सासूबाईशी काही संबंध आहेत असं कानावरती आलाय माझ्या तुम्हाला योगी बनून तीर्थयात्रेला पाठवायचे आणि त्याला गादीवर बसून त्याच्यासह सर्व भोग भोगायचे असं त्यांचा काबा आहे आमचे सौभाग्य थोर म्हणूनच सासूबाईचे हे कारस्थान योग्य वेळी आम्हाला कळले आता काय करायचे तुम्हीच ठरवा ते पण गोपीचंद संतप्त झाला त्याने आपल्या विश्वासू मंत्री व सेवकासह रातोरात जालंधराचा शोध घेतला आणि त्याला विश्वासघाताने एका खोल कुपात ढकलून तो खूप घोड्याच्या लिदीने बुजवून टाकला सकाळी जालंधर निघून गेल्याचे रत्त करतात मैनावती शोक सागरात बुडाली तर लुमावंतीने सुटकेचा निश्वास टाकला पण नाथांचे काय झाले खड्ड्यात पडताच त्याने वज्रासन घातले आणि आपल्या माथ्यावर वज्रास्त्र व भोवताली आकाशस्त्राची योजना करून स्वतःला सुरक्षित केले त्यामुळे जमिनीमध्ये गाडला जाऊन सुद्धा तो अगदी स्वस्थ होता अध्याय चौदा समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात